श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पाचवा श्री राम म्हणाला गुरुवर्य हे केवढे आश्चर्य आपल्या भाषणातील अर्थाची भावना केल्यामुळे मी चिदेकरस पूर्ण अशा आत्मभावाला प्राप्त झालो आहे अहो प्रभू माझ्या दृष्टीसमोर असलेले हे सर्व जगज्जालही शांत झाले आहे दीर्घकाल वृष्टी न झाल्यामुळे अत्यंत संतप्त झालेले भूतल जसे वृष्टीने शांत होते त्याप्रमाणे मी आपल्या चित्तात परमात्म शांतीमध्ये लीन झालो आहे मी शीतलत्वास प्राप्त झालो आहे केवळ सुखाने तृप्त होऊन राहिलो आहे ज्यातील हत्ती उठून गेला आहे असे सरोवर ज्याप्रमाणे संत होते त्याप्रमाणे मी अंतरात प्रसन्न झालो आहे अहो मुनिवर्य हे सर्व दिक्मंडल अतिप्रसन्न झाले आहे धुके नाहीसे झाल्यानंतर जसे पदार्थ स्पष्ट दिसतात त्याप्रमाणे मी यथार्थ तत्व साक्षात पाहत आहे मी आता संवेदना रहित झालो आहे माझे आशारूपी मृगजळ शांत झाले आहे विषयाशक्ती आणि तिच्याशी विरोध करणारे वैराग्य या दोन्हीपासून मी सर्वथा मुक्त झालो आहे धुके धूळ यांनी रहित असलेले शरदकालाचे जंगल जसे शीतल असते तसा मी मनात रागादी मलरहित आणि शीतल झालो आहे हे प्रभू जेथे अमृताचा स्वादही तृणासारखा तुच्छ आणि निरस होतो त्या अनंत अंतरानंदाला मी स्वरूपाने प्राप्त झालो आहे आज मी माझ्या सत्य स्वरूपात स्थित झालो आहे मी स्वस्थ आहे मी आनंदित आहे मी आज सर्व लोकांचा आराम आहे ज्यामध्ये ध्यान करणारे रोगी ज्यामध्ये ध्यान करणारे योगी रममान होतात तो राम या व्युत्पत्तीप्रमाणे आज माझे नाव सार्थ झाले आहे ज्याच्यामध्ये ध्यान करणारे योगी रममान होतात तो राम ह्या व्युत्पत्तीप्रमाणे आज माझे नाव सार्थ झाले आहे अशा या मला नमस्कार असो आणि त्याचा बोध करून देणाऱ्या तुलाही माझा नमस्कार असो सूर्योदय झाला असता सकाळी मुढानी कल्पलेल्या रात्रीच्या वेताळांचा संसार वा संचार जसा अस्त पावतो त्याप्रमाणे माझ्या त्या सर्व कल्पना आणि ते सर्व भ्रम अस्त पावले आहेत शरदकाली महासरोवर जसे शांत होते त्याप्रमाणे हृदय निर्मल विस्तीर्ण आणि बर्फासारखे शीतल झाले म्हणजे मनही शांत होते चिदयकरस रस आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानादी कलंक कोणत्या कारणाने आला आहे तो असंग आणि अपरिच्छिन्न आत्म्याला आच्छादित कसा करतो निर्विकार आत्म्याला सांसारिक विकारांचा अनुभव कसा येतो इत्यादी सर्व प्रश्न संशय हे चंद्राच्या समोर अंधकार जसा निर्मूल होतो त्याप्रमाणे निर्मूल होतात सर्व आत्माच आहे तो सर्व ठिकाणी सर्वदा स्फुरद्रूप आहे मग हे निराळे आणि ते निराळे या असत कल्पना कुठून आल्या मी आता विकास पावलो आहे त्यामुळे सर्व संसार धर्मरहित आत्म्याचा अनुभव घेत आहे आणि त्यापूर्वी केवळ तृष्णापाशानेच मी बद्ध होतो त्या वाचून मला कोणी बद्ध केलेले नव्हते असे जाणून मी आता आपण आपल्यालाच हसत आहे खरेच मला आता आठवले आपल्या वाघरूपी अमृताने स्नान केल्यामुळे हा मी आपल्या परमार्थ स्वरूपाने संपूर्ण कसा आहे ते मला आता चांगले आठवते मी हा येथे असतानाच अशा काही विस्तृत अपरिच्छिन्न ब्रह्मलोक भूमीवर आरूढ झालो आहे की त्या भूमीच्या अपेक्षेने सूर्य पातालातच जसा स्थित आहे कारण ब्रह्माच्या अपेक्षेने सूर्यलोक अत्यंत तुच्छ आहे भावाभावरूप संसार सागराला तरुण जाऊन त्याचे परती परतीरच अशा त्याच्या अधिष्ठान सन्मात्रास प्राप्त झालेल्या मला नमस्कार असो कारण मी स्वरूपाने स्वतःच्या महिम्यामध्ये सर्वोत्कर्षाने राहतो यासाठी मी नेहमी सर्वांकडून नित्य नमस्कार करून घेण्याला योग्य आहे हे प्रभू मी हृदयकमलात भ्रमराप्रमाणे स्थिर झालेल्या आपल्या श्रेष्ठ वचनांनी या प्रदेशी आणि या काळी अनुभव बलाने शोकरहित आणि नित्य आनंद स्वरूप अशा जीवनमुक्त दशेला प्राप्त झालो आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे पंचमहा सर्ग श्रीराम